अंतरंगात रंग उधळून दंग करते मनाला दोन डोळ्यात स्वप्न होऊन वेड लावी जीवाला अंतरंगात रंग उधळून दंग करते मनाला दोन डोळ्यात स्वप्न होऊन वेड लावी जीवाला स्पर्श सोनेरी गंध कस्तुरी बंद रेशीम भासे ही अशी the cake. बोल की बोल की पण कधी ही चांद राती तला रम्य एकांतही बोल की बोल की अन कधी शांतही चांद राती तला रम्य एकांत ही हळूच हासे ही स्वप्न भासे ही पालवी लाजरी ही अशी ती अशी एकुलती एक पावलो पावली बस्तीची सावली मी तिच्या अंतरी तीच माझ्यातही पावलो पावली बस्तीची सावली मी तिच्या अंतरी तीच माझ्यातही राग फसवा गोड रुसवा थोडीशी बावरी ही अशी एकुलती अशी एकुलती एक अंतरंगा रंग उधळून तंग करते मनाला दोन डोळ्यात स्वप्न होऊन देडला लावी जीवाला स्पर्श सोनेरी गंध कस्तुरी बंध रेशीम भासे ही अशी